श्रीधर स्वामीकृत श्री राम विजय किशकिंदा कांड अध्याय सतरावा सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला दृश्यमुख पर्वतावर सिंहाप्रमाणे पराक्रमी दिसणारे पाच वानर वीर बसले होते सुग्रीव आणि त्याचे मंत्री हनुमान नल नील आणि जांबुवन असे ते पाच जण बोलत बसले होते आता आपण पुढे काय करायचे याचा ते विचार करीत होते सुग्रीव म्हणाला वालीने आपल्याला राज्यातून तर हाकलून लावले या ऋष्यमुख पर्वतावर प्रवेश केला तर वालीचा नाश होईल असा त्याला शाप असल्यामुळे तो स्वतः या पर्वतावर येणार नाही पण आपल्या नाशासाठी तो कोणा वीरानं इकडे पाठवू शकेल ते पहा त्या पंपा सरोवराच्या काठी ते दोघेजण काय करीत आहेत एक जण बसला आहे दुसरा त्याच्या मांडीवर डोके ठेवून झोपला आहे त्यांच्याजवळ धनुष्यबाण पण आहेत हे आपल्या नाशासाठी पाठवलेले तर कोणी गुप्त दूध नसतील ना असे बोलून सुग्रीव उठला आणि तेथून जाऊ लागला मारुतीने त्याला अडवले तो म्हणाला अरे असा घाई घाईने निघालास काय थांब थांब तरी थोडा मी स्वतःच जाऊन त्याची चौकशी करून येतो सुग्रीव म्हणाला अरे जरा वेश पालटून जा आणि पहा मला आज पहाटे असं स्वप्न पडलं की कोणीतरी दोन धनुर्धारी वीर आले त्यांनी वालीला ठार मारले व त्याचे राज्य मला दिले त्या स्वप्नातल्या वीरांसारखे ते दोघे दिसतात मारुती म्हणाला अरे पण इतका काय घाबरलास नळ नीळ जांबुवन आणि मी असे तुझे मित्र आहोत ना मग तुला इतकं भ्यायचं काय कारण मी जातो आणि त्यांची सारी चौकशी करून येतो खरं तर या दोन वीरांच्या आगमनामुळे माझ्या हृदयात आनंद उचंबळून आला आहे हे दोघे एकाच हरीची रूपे असावी मी त्यांची परीक्षा घेऊन येतो ना त्यांच्या बोलण्यावरून अंतरंगाची परीक्षा होईल सुग्रीव म्हणाला जा जा लवकर जा पण जरा वेश पालटून जा आणि सारी माहिती काढून ये मारुतीने वेश पालटला राम लक्ष्मण ज्या झाडाखाली बसले होते त्या झाडावर मारुती येऊन बसला आणि राम लक्ष्मणाकडे पाहू लागला राम लक्ष्मणाला सांगू लागला ह्याला पाहून मला यांच्याविषयी स्नेह का बरे निर्माण होत आहे ज्यांच्या शरीरात गुप्त कौपिन दिसत आहे रामाचे हे बोलणे ऐकून मारुतीला अंजनी मातेच्या वचनाची आठवण झाली तुझा स्वामी तुला ओळखायचा असेल तर तू तुझ्या शरीरातील गुप्त कौपीन तुला पाहताच ओळखेल आईच्या बोलण्यावर विश्वास होता म्हणून मारुतीने स्वतःचा स्वामी ओळखला पण मारुती शक्तिवान आणि बुद्धिमान तो स्वतःच्या स्वामींची परीक्षा घेऊ लागला मारुती झाडाच्या फांद्या तोडून रामावर टाकू लागला ते पाहून लक्ष्मणाने धनुष्यावर बाण चढवला रामाने लक्ष्मणाला म्हटले आपण जरा याचे कौतुक पाहूया राम पुन्हा आडवा झाला तेव्हा मारुतीने एक मोठी फांदी रामाच्या अंगावर टाकली रामाने बाणाने ती वरच्यावर हवेत उडवली मारुतीने पाच पर्वत रामाच्या अंगावर टाकले रामाने एका क्षणात बाण मारला त्या बाणाने पर्वतांचा चुराचुरा झाला आणि बाण आकाशाला भेदून गेला हे सारे पाहून मारुती श्रीरामाच्या चरणी लोटांगण घालू लागला रामाने मारुतीला हृदयाशी धरले आणि त्याला आशीर्वाद दिला चंद्र सूर्याप्रमाणे तू अमर होशील मारुतीने रामाला एक विनंती केली ऋष्यमुख पर्वतावर वानर राजा सुग्रीव राहत आहे मी त्याची आणि तुझी आत्ताच भेट करून देतो रामाने सुग्रीवाची माहिती विचारली हनुमंत सांगू लागला ब्रह्मदेवाचा एक वानररूपी मुलगा होता त्याचे नाव वृक्षराज तो एकदा शिवलोकात गेला एका सरोवरात तो स्नान करू लागला तो एकदम स्त्रीरूप झाला तिच्यावर इंद्र आणि सूर्य यांचे प्रेम बसले यंद्रा इंद्राच्या सहवासाने त्या स्त्रीला मुलगा झाला त्याचे नाव वाली आणि सूर्याच्या सहवासाने मुलगा झाला तो सुग्रीव वाली व सुग्रीव हे दोघे भाऊ ब्रह्मदेवाला आपला मुलगा स्त्रीरूप झाल्याचे कळले पुन्हा त्याला त्याने पुरुष केले मृत्यूलोकात त्याला किचकिंदेचे राज्य दिले ऋषराज तपस्सामर्थ्याने सत्य लोकात गेला वृक्षराजाने आपले राज्य वालीला दिले वालीला इंद्राने विजयमाला दिली तिच्यामुळे तो घोर युद्धात विजयी होत असे वालीचा पराक्रम पाहून सूर्याने आपला मुलगा सुग्रीव याला माझ्यावर सोपवले आणि मला सांगितले याचे रक्षण तू कर सुग्रीव आणि वाली यांचे भांडण झाले सुग्रीवाची पत्नी रुमा तिला वालीने आपल्या राजवाड्यात कोंडले आहे आता आम्ही चौघे येथे ऋषमुख पर्वता राहत असून सुग्रीवाचे रक्षण करीत आहोत मी अंजनीपुत्र हनुमंत आहे मारुतीचे बोलणे ऐकून राम म्हणाला मी तुला वचन देतो सुग्रीवाला राज्य मिळवून देईल त्याच्या पत्नीची सुटका करीन मात्र त्यानंतर त्याने सीतेच्या शोधासाठी मला सहाय्य करावे रामाचे हे बोलणे ऐकून हनुमंताने एका उड्डाणात सुग्रीवाला गाठले तो सुग्रीवाला म्हणाला सीता वियोगाने राम दुःखी आहे आणि तुला रुमाचा वियोग झाला आहे तुम्ही दोघे समदुःखी आहात दोघांनी एकमेकांना सहाय्य करा आणि दुःखमुक्त व्हा मारुतीचे हे बोलणे ऐकून सुग्रीवाला आनंद झाला सुग्रीवाने पूर्वी रामाची कीर्ती ऐकली होती राक्षसांचा नाश करणारा राम आल्याचे ऐकून सुग्रीवाने हनुमंताचे पाठ फोपटली तो म्हणाला हनुमंता तू आज माझी व रामाची भेट घडवीत आहे तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही नळ नीळ सर्वांना पाहून राम त्यांना भेटण्यासाठी पुढे आला सुग्रीवाला उठवून रामाने त्याला हृदयाशी धरले ही जीवाशिवाची भेट पाहून सुग्रीवावर देवानी पुष्पवृष्टी केली अग्नीच्या साक्षीने मारुतीने राम आणि सुग्रीव यांच्यामध्ये मैत्रीचा करार केला रामाने तेव्हा शपथ घेतली मी वालीला ठार करून सुग्रीवाला राज्य आणि त्याची पत्नी परत मिळवून देईन सुग्रीवाने रामाला वचन दिले मी सीता तर रामाला मदत करीन ज्याने सीतेला पळवली त्याचा संहार करून रामाला मी समाधान देईन सर्व वानांनी आनंदाने हुकार करून आपली सहकार्यात संमती प्रदर्शित केली सुग्रीवाला एकदम आठवण हो तो रामाला सांगू लागला रामा नुकतीच एक घटना घडलेली सांगतो एक राक्षस एका स्त्रीला आकाशमार्गाने पळवून नेत होता आम्ही सर्वांनी ती घटना प्रत्यक्ष पाहिली आहे ती स्त्री करून स्वराने हाक मारत होती तिने अंगावरील वस्त्र फाडून त्यात अंगावरील अलंकार बांधून ती पुरचुंडी आमच्याकडे फेकली होती आम्ही ती व्यवस्थित ठेवली आहे वानराकडून सीतेची माहिती ऐकताच राम विस्मित झाला तेवढ्यात मारुतीने पुरचुंडी रामाच्या हातात आणून दिली रामाने पुरचुंडी सोडून पाहिले तेव्हा त्यात खरोखरच सीतेचे दागिने होते सीतेच्या आठवणीने राम पुन्हा मूर्छित झाला वानर सैन्य सद्गतीत झाले डोळ्यात अश्रूंची दाटी झाल्यामुळे रामाला सीतेचे दागिने दिसत नव्हते त्याने लक्ष्मणाला म्हटले लक्ष्मणा तू तरी पहा हे दागिने सीतेचेच आहेत का लक्ष्मणाने सांगितले मी ही नुपुरेच ओळखतो त्रिकाळ नमनाचे वेळी ही मी फक्त नुपुरेच पाहत होतो सीतामाईकडे मी वर दृष्टी करून कधीच पाहत नसे लक्ष्मणाच्या या विरागीपणाबद्दल रामाने लक्ष्मणाची प्रशंसा केली सुग्रीव रामाला सांगू लागला हे रामा तुझी शपथ घेऊन सांगतो स्वर्ग मृत्यू पाताळ यातही शोधून तुझी जानकी तुझ्या स्वाधीन करीन जर हे कार्य मी केले नाही तर अखेरपर्यंत मी यमयातना भोगेन रामाने दशरथाची शपथ घेऊन सुग्रीवाला सांगितले तुला तुझी पत्नी रुमा आणि राज्य दिल्याशिवाय मी सीतेचा शोध घेणार नाही हीच माझी प्रतिज्ञा रामाच्या अंगात वीरश्री संचारली त्याने सुग्रीवाला वालीबद्दल माहिती विचारली रामाने धनुष्यबाण सज्ज केले आणि म्हटले कुठे आहे तो वाली त्याचे आणि तुझे वैर होण्यास काय कारण घडले वालीचा वृत्तांत सुग्रीव सांगू लागला रामा वाली अति बलिष्ठ आहे त्याच्यासमोर युद्ध करू नको महिषासुराला दुदुंबी नावाचा मुलगा होता हा अत्यंत बलवान होता त्याने यमाला युद्धाचे आवाहन केले यमाने दुदुंबीला वालीकडे पाठवले तो वालीकडे युद्धासाठी धावला तेव्हा वालीने दुदुंबीला उचलून घरघर फिरवले आणि एकदम जे फेकले ते थेट मातंग ऋषींच्या आश्रमात दुदुंबींच्या कोसळण्यामुळे आश्रम उद्ध्वस्त झाला तेव्हा मातंग ऋषींनी शाप दिला की ज्याने हे प्रेत फेकून या आश्रमाचा नाश केला तो जर या पर्वतावर पाय टाकेल तर तात्काळ मरे हा शाप वालीला समजल्यापासून तो त्या पर्वतावर पाय टाकेल नाही आणि म्हणून मी येथे निश्चिंतपणे राहू शकतो पुढे दुदुंबीचा भाऊ मयासू वालीवर चाल करून आला वालीने त्याच्याबरोबर युद्ध केले तो गुहेत शिरला तेव्हा वाली पण त्याच्याबरोबर त्या गुहेत गेला विवराच्या दारावर मी वालीचे अनेक दिवस प्रत्यक्ष केली इकडे किशकिंदा मिळवण्यासाठी यक्ष गंधर्व चाल करून आले मी विवराच्या दाराची एक मोठा पर्वत ठेवला आणि किचकिंदेत आलो सर्व शत्रूंचा नाश करून मी प्रजा सुखी केली वीस महिने वाली विवरात गुप्त झाला होता लोकांना वाटले वाली मेला मला मला लोकांनी राजा केली इकडे वालीने मयासुराचे शिर हातात घेतले आणि वाली बाहेर येऊ लागला तेव्हा त्याला विवराचे द्वार दिसेना तो अत्यंत घाबरला वीस महिने त्याला उपास पडलेला होता सूर्योदय झाला तेव्हा त्याला ते दिसले त्याने नखानेच पर्वत दूर केला त्याला माझा अत्यंत राग आला त्याने किशकिंदेवर चाल केली नळ नीळ जांबवंत आणि हनुमंत यांनी मला घेतले आणि पळ काढला माझी पत्नी रुमा त्याने जबरदस्तीने पकडून ठेवली आहे मातंग ऋषींच्या आशीर्वादाने आम्ही येथे सुखरूप आहोत पण हे समोर दिसणारे सात झाडाचे वृक्ष एकाच बाणाने जो तोडून टाकेल तोच वालीला मारू शकेल असे म्हणतात रामाने अर्धचंद्र बाणाने सातही ताडवृक्ष एकामागून एक तोडून टाकले एवढ्याने सुग्रीवाचे समाधान झाले नाही रामाचे आणखी पराक्रम पाहून सुग्रीवाला वालीच्या मृत्यूची चिन्हे दिसू लागली रामाने सुग्रीवाला सांगितले तू किशकिंदेत जा आणि वालीला युद्धाला आव्हान कर सुग्रीव रामाला सांगू लागला तू त्याला लवकरच एक बाण मारून त्याचा वध कर त्याच्या समोरासमोर युद्ध करू नकोस वालीवदना खल निर्धालन सुग्रीव मोठमोठ्याने भूभकार करीत किशकिंदेस गेला तेथे जाऊन तो वालीला युद्धाचे आव्हान करू लागला वालीने गळ्यात विजयमाला घातली आणि तो युद्धाला बाहेर पडला तो म्हणू लागला आज याचा जोर काही वेगळाच आहे त्या अर्थी याला कुणाचे तरी सहाय्य मिळाले असावे तेव्हा वालीची पत्नी तारा वालीला सांगू लागली अंगद शिकारीला जंगलात गेला होता तिथे ऋषी आपापसात बोलत होते राम सुग्रीवाला मदत करणार आहे नाथ आज मादे ऐका आज रणांगणात जाऊ नका तारा बोलता बोलता रडू लागले तेव्हा वाली म्हणाला सहा महिन्यात युद्ध करून सुग्रीवाला ठार मारून ये दोघांचे भयंकर मल्लयुद्ध झाले धरणी झुंगू लागली झाडे उठून दोघे एकमेकावर फेकू लागले वालीच्या मुष्टीघाताने सुग्रीव कासावी झाला तो रामाचा बाण वालीवर कधी येतो याची वाट पाहू लागला रामाने एक दिव्य बाण धनुष्यावर चढवला वालीचे हृदयलक्ष गाठून बाण सुटला तो थेट वालीच्या छातीत घुसला वाली मूर्छित होऊन पडला त्याचे प्राण कासावी झाले वालीचा अंतकाळ ओळखून राम वाली समोर आला वाली त्याला दुसणे देऊ लागला तू स्वतःला एक पत्नीवरती म्हणतोस न्यायी आहेस ना मग माझा काही गुन्हा नसताना तू मला आडून का बाण मारलास तेव्हा राम वालीला म्हणाला तू वनचर आहे ज्ञानाच्या गोष्टी तू मला सांगू नकोस जो खरा वीरपुत्र त्यालाच आव्हान करायचे वनचरांना सांगून काय मारावे त्यांना काय आमंत्रण द्यायचे असते का तू स्वतःच्या भावाच्या बायकोला शय्याग्रहात कोंडले तू अन्यायी वानर आहे मी तुझ्यासारख्या दुष्टांना शासन करण्यासाठी अवतार घेतला आहे तेव्हा रामाला ओळखून वाली म्हणाला तुझ्या हस्तस्पर्शाने मी आज पावन झालो पूर्वी मी अपवित्र होतो पण आज पावन झालो रामा ह्याच मार्गाने रावण जानकीला घेऊन गेला रावणाला मी सहा महिने बगले पकडून ठेवले होते अंगदाच्या पाळण्यावर त्याला मी लटकावला होता पुलस्ती भिक्षा मागून त्याला घेऊन गेला त्या चिलट्याचा माझ्यापुढे काय पाठ तुला मदत करण्याचे माझ्या भाग्यात नाही राम प्रेमाने त्याला म्हणाला मी तुझ्या हृदयातील बाण काढून तुला अमर करतो तेव्हा वाली म्हणाला तू समोर असताना असा मृत्यू परत कधी येईल का तुझ्या हातून मृत्यू घडत आहे यासारखे दुसरे माझे कोणते भाग्य त्यांचे हे बोलणे चालू असताना सुग्रीव वालीच्या समोर आला वालीने आपली मा सुग्रीवाच्या गळ्यात घातली अंतकाळी रामदर्शन घडवले म्हणून सुग्रीवाशी वैर न मानता तो धन्यता मानू लागला सुग्रीवाला सांगू लागला तुम्ही सर्वांनी रामाला सहाय्य करा सीता प्राप्तीसाठी सारे सहाय्य करा एवढे बोलून वालीने रामाकडे पाहत प्राण सोडला देवदूत आले वालीला वैकुंठात घेऊन गेले अध्याय सतरा समाप्त